जिंकावा संसारू येणे नावे तरी सुरू ये रे कायती बापुडी किर अहंकाराची घोडी पण ऐशा नावी देवाधरी जेती भावी तुका म्हणे जावी सत्य कीर्तने बरवी अरे ज्याने हा संसार जिंकलेला असतो तोच खरा खरा शूर आहे इतर बापड्यांचे काय वर्णन करू ते लोक देहाच्या अहंकाराची गरीब अशी घोडीच आहेत भावभक्तीने देवाला हृदयामध्ये धारण करणे हीच खरी प्रतिज्ञा आहे तुकाराम महाराज म्हणतात चांगली सत्कीर्ती करून जगणे हेच खरे उत्तम जगणे आहे सरे ऐसे ज्याचे दानू त्याचे कोण उपकारू नको वाढू ऐसे काचे देवो साचो विठ्ठला रडत मागे सांडी पोरू ते काय थोर माऊली तुका म्हणे कीर्ती वाढे धर्म गाढी ते ऐसे अरे जे दान दिले की संपून जाते त्याचे उपकार मोठे असे कोण मानणार देवा असे हे अर्धे कच्चे दान मला तू देऊ नकोस जे काही खरे आणि टिकणारे असेल तेच दान मला तू दे मागे रडणारे पोर सोडून जाते ती आई काही थोर मनाची असते का किंवा त्या आईला थोर मानावे का तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे कीर्ती वाढते तेच धर्म श्रेष्ठ ठरतात तुटे माया जाळ विघडे भवसिंधू जरे लागे छंदू हरिनामी हेर कर्म धर्म करिता एकळी माझी तर बळी कोण सांगा न पडवे वेद नवे शास्त्रबोध नावाचे प्रबंध पाठ करा न साधावी युग न करवे वैराजू साधा भक्ती भाग्यो संत संगी नवे अनुष्ठान न कळे ब्रह्मज्ञानू करावी सोपानो कृष्ण कथा तुका मनी वर्म दावी येले संती या प्रति विश्रांती अनिक नाही देवाच्या नावाचा जर मनाला छंद लागला तर हे सर्व मायाजाळ तुटून जाते आणि हा भवसागर सुद्धा नाहीसा होतो या कलियुगामध्ये इतर सर्व कर्म आणि धर्म करून कोण बलवान झाला आणि तो तरुण गेला असा कोणीही गेलेला नाही जर गेला असेल तर तो मला सांगावा वेद पडण्याची किंवा शास्त्रबोध करून घेण्याची काहीच गरज नाही फक्त या भगवंताच्या नामाचे प्रबंध मात्र पाठ करा म्हणजेच ईश्वराचं सातत्यानं नामस्मरण करा या श्रीहरीच्या प्राप्तीसाठी योग करण्याची किंवा वैराग्य साधण्याची गरज नाही संत संगतीमध्ये भक्तीचे भाग्य मात्र उत्कटपणे साधावे भगवंताच्या प्राप्तीसाठी अनुष्ठान करण्याची सुद्धा काही गरज नाही ब्रह्मज्ञानी होण्याची जरुरी नाही कृष्ण कथेची सोपी वाट अनुसरणे अगदी योग्य आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे हे रहस्य मला साधू संतांनी शिकवले आहे दाखवून दिले आहे याच्याशिवाय दुसरी जीवाला विश्रांती म्हणून कोणतीच नाही लोभावरी ठेवून हे कर्य सत्यो न्यायनितो याच्या पूर्वजा पतनो नरकेकडे होती जाण कोटी गोहत्या पातको त्याशी घडेलो निष्ठंक मासा जे सुंदरा साजी विटाळू पितरा तुका म्हणी ऐशी यासी लो सायासी लाभावर नजर ठेवून जे लोभाने मनामध्ये हेतू ठेवून जो असत्याचा आणि रीत सोडून जे न्याय देतात त्याच्या पूर्वजांचे नरकामध्ये पतन होते ते नरकात किडे होतील असे समजा असे केल्याने त्यांच्या हातून मोठी गोहत्यासारखे पाठक निश्चयाने घडेल असे करण्याने दर महा श्रवणारा जो विटाळ ते पित्रांना पाचतात अशा प्रकारचे होऊन जाईल तुकाराम महाराज म्हणतात अशांना खरोखर यम फार गांजणी करी देह जाईल जाईल याशी बा खाईल कारे नुमजशी दगडा कैचे हाती घोडी वाडा लोढी बालिसते सुपती जरा आली या फजिती शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडविती शेताती अजून तरी होई जागा तुका म्हणे पुढे जगा बाबा रे हा देह तर जाणार आहे हे तू ध्यानात ठेव खात्रीपूर्वक याला काळ खाणार आहे दगडाप्रमाणे असणाऱ्या हे जडजीवा तू हे का समजावून घेत नाहीस हत्ती घोडे राजवाडे हे कसले घेऊन बसला आहेस लोड तक्क्या गाज्या गिरद्या या सर्व असल्या तरी तुला म्हातारपण आल्यानंतर सर्व फजिते आहे हे समजून घे पिकलेल्या शेतामध्ये जशा बोरड्या खाऊन फस्त करतात त्याप्रमाणे शरीर संबंधाचे नातेवाईक तुला लुटून काढतील तुकाराम महाराज म्हणतात तू अजून तरी जागा हो कारण पुढे फार मोठा जगा आहे मागे बहुता ना राखिले आडणी धावशी निर्वाणी नाम घेता पैसे ठावे झाले मज व्यापरी म्हणवून करे धावा तुझा माझे विषयी तुझ पडेला विसरू आता काय करू पांडुरंगा अजून का नाही तुम्हा करुणा दुरी नारायणा धरिले मजू तू का म्हणे जीव जाऊ पाहि माझा आता केशी राजा घाली उडी देवा पाठीमागे पुष्कळ आदानी लोकांचे सुद्धा तुम्ही रक्षण केले तुमचे नाम संकट समयाला ज्यांनी ज्यांनी घेतले त्यांच्यासाठी तुम्ही धावून गेलात हे मला चांगले माहीत आहे म्हणूनच तर मी तुमचा धावा करीत आहे पांडुरंगा माझ्याविषयी तुला विसर का पडला आता मी तरी काय करू हे नारायण अजून सुद्धा तुम्हाला माझ्याबद्दल काही करुणा काय येत नाही तुम्ही मला असे दूर का लोटले आहे तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंता आता माझा जीव जाऊ पाहत आहे तू उडी घाल आणि माझे रक्षण कर कळले माझा तुझ नव्हे रे आठवू काय काय जीव ठेवू आता तू काय करीशी माझी आसंचिता धिग हे अनंता झाली जिने पतीत पावन राहिलो या आशा हा कोणी ठसा कीर्ती तुझी आता कोण करी माझा अंगीकारू कळले निष्ठोरू झालाशी तू तू का म्हणे माझी मांडिली निरासू करी तो जीवा नासू तुझसाठी देवा तुला माझी काही आठवण होत नाही हे मला समजले आहे मग आता मी कोणत्या कारणासाठी माझा जीव ठेवू तू तरी माझ्या प्रारब्धाला काय करणार देवा मला हे जगणे सुद्धा कष्टाचे आणि धिकाराचे झाले आहे तू पतितांना पावन करतोस या आशेवरच मी आजपर्यंत राहिलो आहे मी तुझी ही कीर्ती ऐकून होतो आणि हाच ठसा माझ्या मनावर होता पण आता माझा स्वीकार कोण करील तू तर निष्ठूर झाला आहेस हे मला समजले आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तू माझी फार निराशा केलीस तरी सुद्धा मी माझ्या जीवाचा नाश तुझ्यासाठी आता करणार नाही तरी का मागे वाया कीर्ती वाढवली जनाता पुली वृदावळी साच करिता आता फिरशी माघारा ठाईचे दातारा नेवनेशी संतांशी श्रीमुख कैसे दाखविशी पुढे मात त्याशी सांगईन घेईन डोंगरा तुझी या नामाचा नवे अनाथांचा नाथ ऐसा तू का म्हणी आधी राहिलो मरोनी तू का होशी धनी निमित्त्याचा देवा तू जर मला प्रसन्न होत नाहीस तर मग आम्ही आपली कीर्ती काय उगीच या जनामध्ये वाढवली पतीत पावन अनाथांचा नाथ अशी ब्रिदावळी उगीच का वाढवली हे दातारा आता आपले हे ब्रीद खरे करून दाखवताना तू का मागे फिरतोस हे मूळचे ब्रीद तुला का कळत नाही तू साधू संतांना आपले तोंड कसे काय दाखवशील कारण मी त्यांना ही सर्व हकीकत सांगणार आहे देवा तू काही अनाथांचा अनाथ नाहीस अशी प्रसिद्धी मी तुझ्या नामाची सर्वत्र करीन तुकाराम महाराज म्हणतात मी आधीच मरून राहिलो आहे तू उगीच निमित्ताला मात्र कारण होशील आम्ही तुझ्या दासी जरी जावे पतनासी तरी हे दिशे विपरीत कोठे बोलिली हे नीतू तुझे नामकंठी आम्हा संसारू आटी तू का म्हणी काळू करी आम्हाशी विटाळू देवा तुझ्या दासाने नरकात जावे त्यांचे पतन व्हावे हे फारच विपरीत आहे हरीच्या दासांना अशा प्रकारची गती मिळते अशी कुठे नीती बोलली नाही तुझे नाम आम्ही आमच्या कंठामध्ये धारण करतो आणि आम्हाला संसाराची खटपट करावी लागते ही कुठली नीती आली तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला काळ विटाळ करतो ही न्यायरीत काही चांगली आहे का लाजती पुराणी वेदा येऊ पाहिवने आम्ही नामाचे धारक कि विलवानी दिसोरंकू बोलिले ते संते बोलवाया विन जाते तुका म्हणे देवा रोकडी हे मोडे सेवा देवा पुराणांना लाज वाटू लागली आहे आणि वेदांना सुद्धा उनेपणा कमीपणा येऊ पाहत आहे कारण आम्ही नामाचे धारक असूनही सुद्धा केविलवाणी आणि गरीब दिसत आहोत यापूर्वी जे साधू संतांनी सांगितले होते ते सर्व वायाच गेली की काय तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या अशा प्रकारच्या या करण्याने तुमची सेवा मात्र उघडपणे मोडली जाईल आहार निद्री न लगे आदरू हा आपण सादर त्याची होयो परिमिती विनी बोलणे ते वाया फार थोडे काया पिंड पिढी समाधान त्याचे तोची एक जाणे आपुली एकुनी पावनिया तुका म्हणी होयो पिडा ते न करी मग राहे परी भलती आहार आणि निद्रा यांचा आदर सहित कधी करावा लागत नाही कारण या प्रवृत्ती आपले आपणच सादर होतात उगीच वायफळ बोलणे व्यर्थ आहे मात्र मोजकेच बोलावे फार बोलण्यामुळे आपल्या देहाला पीडा होणारच जो आपल्या स्वतःच्या खुनेने मीच पदाला जातो त्यालाच खरे समाधान म्हणजे काय हे कळून येते तुकाराम महाराज म्हणतात ज्यामुळे पीडा होणार नाही तेच करावे मग वाटेल त्या प्रकाराने राहिले तरी चालेल भूमी हे शुद्ध जाणा अमंगळ हे वासना तैसे उसपले जीव सांडी नसता अंगी घाबू जीव वघे देऊ खोटा नागवी संदेह तुका म्हणी शुद्धू मग तुटली या भेदू अरे सर्व भूमी गोपालची आहे ज्याला आपण अमंगळ म्हणतो ती अमंगळ ही वासना असते त्यामुळेच हे जीव भयभीत झाले आहेत कारण त्यांनी अंगाला कसलाही घाव न घेता हा परमार्थाचा मार्ग सोडून दिला आहे सर्व जीव हे देवच आहेत हे खरे आहे पण खोटा संदेह जो असतो तोच सर्वांना फसवीत असतो तुकाराम महाराज म्हणतात आत्मा परमात्मा जीव आणि शिव यांच्यामधील भेदबुद्धी नष्ट झाली की मग सर्वत्र शुद्ध ईश्वरच शिल्लक राहतो सरते माझे तुझे तर हे उतरते ओझे न लगे सांडावे मांडावे हा हे शुद्धचे स्वभावी घातला तू आशा मोह जाळे गळा सुखाचा तू मानू नाही दुःखाचा तोशिनु करिता नारायणू एवढे वेचिता वचनो लाभ हानी हे समानू तैसा मानू अपमानू तुका म्हणे याचे नाव सोमळे साचे हे माझे हे तुझे अशा प्रकारचा जो द्वैत भाव आहे तो भाव नाहीसा करावा तरच हे जीवावरील ओझे उतरले जाते यासाठीच काही सोडावे लागत नाही किंवा काही धरावे सुद्धा लागत नाही ते स्वभावताच शुद्ध स्वरूपाचे आहे पण या प्रपंचाच्या आशेमुळे आणि मोहामुळे जीवांच्या गळ्यात हा भासा लागलेला आहे खरे पाहिले तर सुखाचा मान वाटू नये किंवा दुःखाचा शीन सुद्धा होऊ देऊ नये सर्व काही करणारा तो भगवंत आहे एवढेच वचन बोलत जावे हानी आणि लाभ आणि मान आणि अपमान हे समान मानावेत तुकाराम महाराज म्हणतात आता जो मानतो किंवा अशा प्रकारचं जे काही असतं यालाच खरे सोहळे असे म्हटले जाते अशा प्रकारचा जो असतो तोच खऱ्या अर्थाने सोहळा असतो तुझ करिता होती ऐसे मूढ चतुर पंडित पिसे परेवर मने ते कोणी पिडा भोगी भोगीतील उलंघिते पांगुळगिरी मुके करी अनुवादू पापी होय पुण्यवंतू न करी घातो दुर्जनू अवघे हिळा मात्रे हरी मुक्त करी ब्रह्मांडू तुका म्हणे खेळी लिळा पाहे वेगळा व्यापुनी देवा तू जर काही करायचे म्हटलेस तर जे मूर्ख आणि वेडे आहेत ते सुद्धा चतुर आणि पंडित होतात पण हे वर्म कुणालाच माहीत नाही कोणीच जाणत नाही त्यामुळे ते जन्म मृत्यूच्या पीडादायक खाणी भोगत राहतात पण जर तुझी कृपा झाली तर जे पंगू आहेत ते सुद्धा पर्वत चढून जातील आणि मुखी माणसे सुद्धा घन विषयाचा अनुवाद करू लागतील पापी माणसे पुण्यवान होऊन जातील आणि दुर्जन मनुष्य सुद्धा कधी कुणाचा घात करणार नाही हा श्रीहरी एका क्षणामध्ये सारे ब्रह्मांड मुक्त करून सोडील तुकाराम महाराज म्हणतात हा श्रीहरीच सर्व प्रकारची क्रीडा करीत आहे हा त्याचा खेळ खेळत आहे तोच सर्वांना व्यापून निराळ होऊन राहिला आहे पिकवावी धनु ज्याची आसो करी जनू पुरोनी उरे खाता देता नवे खंडनो मविता खोली पडे ओली बिजू तरीच हाता लागे निजू तुका म्हणे धनी विठ्ठलाक्षरे या लोक ज्या धनधान्याची इच्छा करतात तेच तुम्ही पिकवावे ते इतके पिकवावे की किती खाल्ले तरी ते उरून शिल्लक राहावे त्याची मोजदात करताना ते कधी संपूच नाही खोल आणि सजल भूमीमध्ये जर बीज पेरले तरच स्वतःच्या हातात हवे तेवढे उत्तम पीक येते तुकाराम महाराज म्हणतात मला मात्र श्री विठ्ठल या तीन अक्षरांनीच तृप्ती होते करशी लाघवे तू हे खेळशी आघवे अहंकार आडू आम्हा जगाशी हानाडू येथे भूते यावे दाऊ लपो हे जाणावे तुका म्हणे श्रीपती आता चाळ वाल किती देवा या जगाचे स्वरूप म्हणजे तुझेच कौतुकाने खेळणे आहे तुझीच ही लीला आहे या देहाचा अहंकार हीच एक या जगामध्ये मोठी आडकाठी निर्माण झाली आहे या ठिकाणी जे जे प्राणी येतात त्यांना दाखवण्याचे आणि लपवण्याचे कार्य तूच एक जाणतोस तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंता तुम्ही आता आम्हाला फसवाल तरी किती घालिती पवया वाटे अनाथाच्या दया तैसे काही नाही करू पांडुरंगा म्हातारू रोगी आशी काढा देऊन वारे तील पिडा बुडत्यासाठी उडी घालतील काही जोडी सारतील काटे पुढे मागे लांचे वाटे तुका म्हणे भारू घेती ल्यांचा फारू कित्येक लोक दयाबुद्धीने अनाथासाठी वाटसरूसाठी वाटेमध्ये पानपोया पोहया घालतात देवा आम्हाला तरुण जाण्यासाठी तुम्ही एखादे साधन तरी का करू नये वैद्य लोक रोगी लोकांना कडू काढा देतात आणि त्यांच्या पिढा दूर करतात जो बुडणार आहे त्याला काढण्यासाठी जे उडी घालतात त्यांना खरे म्हणजे कोणता लाभ होणार असतो पण ते सुद्धा उडी घालतात आणि बुडणाऱ्याला वर काढतात वाटेमधले काटे दूर करून पुढे जाणारे मागिलासाठी ते काटे काढीत असतात तुकाराम महाराज म्हणतात जे कोणी भागलेले आहेत दमलेले आहेत श्रमलेले आहेत त्यांचे ओझे परोपकारी लोक घेत असतात नका दंत कथा येथे सांगू कोणी कोरडे ते मानी बोल कोणू अनुभव येथे वा शिष्टाचारू न चलते चारू आम्हा पुढे निवडी वेगळी क्षीर पाणी राजहंस दोन्ही वेगळाली तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे हे रागाबाळ्याचे काम नाही या ठिकाणी फक्त कोरड्या दंतकथा आम्हाला कोणी सांगू नका कारण हे कोरडे बोल आम्हाला ऐकायचे नाही ते कोण ऐकत नसणार आणि ते मानणार तरी कोण या ठिकाणी आमच्या पुढे खऱ्या खुऱ्या शिष्टाचारांचा अनुभव पाहिजे उगीच पोकळ वरवरची बडबड या ठिकाणी अजिबात चालणार नाही राजहंस पक्षी हा दूध आणि पाणी यांना वेगळे करतो आणि निवडून काढतो तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येक ठिकाणी जातीवंत आणि अनुभवी मनुष्यच पाहिजे येथे कुण्या इतर गाबाळ्याचे काम नव्हे न करी त्याचे पणू नारायण सिद्ध उभा भव सिंधूचा थडवा केला बोलाविला पाहिजे याचे सोयी पाऊल मग कैचे अडथळे तुका म्हणे खरे खोटे न म्हणे मोठे लहानू हा भगवंत जर जीवाना तारण्यासाठी सिद्ध उभा असेल आणि जर आपण त्याची कृपा संपादन केली नाही तर तो आपला भित्रेपणा होऊन जातो अपार असा असलेला या भवसागराचे त्याने एक लहानसे तळे केले यातून तरुण जाण्यासाठी त्याचेच साह्य आपल्याला घ्यायला हवे याच्याकडेच एकदा पावले पडू लागली तर मग कसलाही अडथळा उरू शकत नाही तुकाराम महाराज म्हणतात एकदा त्याच्यावर विश्वास ठेवला की तो कधीच खरे खोटे लहान थोर असे म्हणत नाही तरी का तू नको म्हणा राहू क्षण क्षणाही वेळोवेळा पारायण नारायण हे करे भ्रमणांच्या मोडे वाटा न भरे फाटा आडराणी तुका म्हणे माझ्या जीवे हेचे घ्यावे धनीवरी हे म्हणा तू क्षणभर सुद्धा उगीच रिकामा राहू नको एक सारखे त्या नारायणाचे नारायण नारायण या नामाचे पारायण कर इतरत्र भ्रमणाच्या वाटा तू मोडून टाक आणि उगीच आडराणामध्ये भटकू नकोस तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवाने तृप्ती होईपर्यंत याचेच सेवन करावे असे मला वाटते पंचभूतांची सापडलो संधी घातलो शे बंदी अहंकारी आपले आपण बांधविला गळा नेण्याची निराळा असताहू कास या हा सत्य लेखिला संसारू का केले चार माझे माझे का नाही शरण गेलो नारायणा का नाही वासना आवरली किंचित सुखाचा धरीला असू तेने बहुनासू केला पुढे तुका म्हणी आता देह देऊ बळी करुणी सांडू होळी संचिताची या पंचमहाभूतांच्या पेचामध्ये मी सापडलो आहे त्यांच्याच अहंकाराने मी बंदिवासामध्ये पडलो आहे मी या देहाहून वेगळा आहे असे समजावून न घेतल्यामुळे आपला गळा आपणच गुंतवून घेतला गेला आहे हा सर्व बाह्य प्रपंच हा संसार मी कशासाठी खरा मानला हे सर्व माझे माझे असे चाळे तरी मी का केले मी योग्य वेळी नारायणाला का शरण गेलो नाही मी माझ्या प्रपंच वासना का आवरून धरली नाही या किंचित अशा लौकिक सुखाची मी इच्छा धरल्याने पुढे भारत नाश झाला तुकाराम महाराज म्हणतात आता मी माझा हा देय देवाच्या पायावर बळी देतो आणि सर्व संचित कर्माची होळी करून टाकतो देव झाले हो घे जलो माझे दोष हरपले बरवे झाले बरवे झाले चित्त झाले महालाभे दर्पणीचे दुसरे भासे परित्यासे एकते तुका म्हणे सिंधू भेटी उदका तुटी वाहळाशी मला आता हे सर्व लोक देवस्वरूपच वाटतात माझे सर्व आता गुणदोष नाहीसे झाले आहेत हे फार फार चांगले झाले या आत्मसुखाच्या महालाभामुळे माझे चित्त अगदी संतुष्ट होऊन गेले आहे मी पूर्णपणे धालो आहे आरशामधील प्रतिबिंब जरी दुसरे भासत असले तरी ते प्रतिबिंब आणि ते प्रतिबिंब पाहणारा या दोन्ही गोष्टी एकच असतात तुकाराम महाराज म्हणतात एकदा समुद्राची भेट झाली की लहानसा जो ओढा असतो किंवा ओहोळ असतो तो समुद्र रूपच होऊन जातो त्याचा ओढेपणा संपून जातो तसेच माझे झाले आहे माझा जीवपणा नाहीसा झाला असून मी सुद्धा ईश्वर स्वरूप बनून गेलो आहे बहु प्रकार गव्हाचे जिव्हानाचे आवडी सरली परी आवडी नवी सिंधू दावी तरंगू घेतले घ्यावी वेळो वेळा माय बाळा न विसंबे तुका म्हणी रस राहिला वचनी तो पळताळुनी सेवितशी एका गव्हाचे अनेक प्रकार करता येतात वेगवेगळे स्वयंपाकाचे पदार्थ करता येतात आणि त्यांच्या सेवनाविषयी जीभ सतत नाचत असते पदार्थ संपून गेले तरी त्यांची आवड मात्र नित्य नवी असते समुद्रावर येणाऱ्या नाना तरंगाप्रमाणे या आवडीचे प्रकार असतात आई आपल्या बालकाला पुन्हा पुन्हा घेत असते ती त्याला कधीच विसंबत नाही विसरत नाही तुकाराम महाराज म्हणतात आपल्या बाळाच्या बोलण्यामध्ये जो रस राहिलेला असतो तोच ती पुन्हा पुन्हा पडताळून सेवन करीत असते आम्हा सोयरी हरिजनो जनी भाग्यो निकंचनो ज्याच्या धैर्या नाही भंगू भाव एक विधरंगू भुके तान्ने चित्ते सदा देव आठविते तुका म्हणे धनु ज्याचे निज नारायण या देवाचे जे भक्त आहेत तेच आमचे खरे सगळे सोयरे आहेत या लोकांमध्ये जे गरीब आहेत पण हेच त्यांचे भाग्य आहे की ते देवाचे भक्त आहेत त्यांच्या धैर्याला कधी भंग नसतो आणि त्यांच्या अंतकरणावर एकविध भावाचा रंग चढलेला असतो त्यांना तहान भूक लागली की ते नेहमी या श्रीहरीलाच आठवतात तुकाराम महाराज म्हणतात नारायण हे त्यांचे निज भावाचे धन झालेले असते म्हणवितो दास न करिता सेवा लंडपणे देवा पोटभरी खोटे कोठे सरी तुझे पायापासी अंतर जानसे पांडुरंगा आचरण कोठे आपनाशी ठावे लटिके बोलावे दुसरे ते तू का म्हणे ऐसा हे अपराधी असो कृपानिधी तुम्हा ठावू देवा मी तुझी काहीच सेवा न करता मी तुझा दास आहे असे म्हणतो आहे आणि मोठ्या दानगाईनेच कसे तरी पोट भरतो आहे पांडुरंगा तुझ्या पायाजवळ खोटे कसे काय चाले तू सर्व काही जाणणार आहेस तू सर्वांचे अंतकरण सुद्धा जाणतोस आपले आचरणच जर खोटे असेल तर हे आपल्याला माहीत असते पण मी तुझा सेवक आहे असे सांगून आणखी दुसरे खोटे कशासाठी बोलू तुकाराम महाराज म्हणतात हे कृपानिधी असा मी फार अपराध आहे हे तुम्हाला माहीतच आहे जळाले ते बाह्य सोंगू अंतरव्यंगू पडिलिया कारण ते अंतरले वाईट भले म्हणविता तातडीने नासी तातडीने चो संतोषी तुका म्हणे धीरू नाही बुद्धी एक स्थिरू अंतकरणामध्ये जर सद्भाव असेल तर मग वरवरचे बाह्य जळून जाऊ दे जर वाईटानेच चांगले म्हणून घ्यायला सुरुवात केली तर मग होणारे कार्यच बुडाले असे समजावे कोणत्याही कामामध्ये उगीच तातडी केली गडबड घाई केली तर ते काम नासून जाते आणि योग्य कामामध्ये तातडी केली की कार्यपूर्तीने संतोषही होतो तुकाराम महाराज म्हणतात ज्याची बुद्धी एका ठिकाणी स्थिर नाही त्याला धैर्य कधीच नसते